रामकृष्ण गोविंद प्रवचन एक्कावन्न आणि आपण यावेळेला मागच्या प्रवचनात आपल्या मनात जो एक प्रश्न निर्माण झाला त्याच्याबद्दल उहापोह करणार आहोत परंतु जर मनामध्ये शंका असेल धर्म काय सांगतो संस्कृती काय सांगते भगवान काय सांगतात हे जर नीट व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा भगवंतांना शरणागती हवी भगवंता मार्गदर्शन करा त्यासाठी आपण गीतेतला एक श्लोक म्हणू कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्मसमूढचेता निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम माम त्वाम प्रपन्नम इथं असं म्हटलेलं आहे की मी करुणा करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्मा अधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा मी भगवंतांना शरण गेलेलो आहे कारण मला समर्पण करायचं कर्म म्हणजे काय हे समजून घ्यायचंय गीता म्हणते यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत यत तत्कुरुष्व मदर्पण मला अर्पण कर भागवत म्हणत कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा सुकृत स्वभावा करो मी अद्य सकलम परस्मय समर्पया समर्पयामी ते सर्व भगवंतांना समर्पण करावं असं गीता सांगते भागवत सांगते आता मी जेवण जेवलो हे कर्म भगवंतांना समर्पण करायचं म्हणजे काय करायचं मी ऑफिसला जाऊन आलो आणि पगाराचा चेक घेऊन आलो तर तो पगाराचा छेद भगवंतांना अर्पण करायचा म्हणजे नक्की काय करायचं देवळाच्या दानपेटीत टाकून द्यायचं का मग काय करायचं असा एक व्यावहारिक आणि पारमार्थी दोन्ही अर्थाने आलेला प्रश्न निर्माण केला आपण कारण आपल्याला खऱ्या अर्थानं समर्पण करायचंय कर्म उगीच आपलं मला समजून घ्यायचं नाहीये मला काही प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाहीये मला आचरण करायचं आहे प्रत्येक कर्म भगवंतांना समर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं प्रश्न विचारला आणि मी खरं सांगू का मला सुद्धा जे विचार सुचले नाहीत असे कितीतरी लोकांचे विचार ऐकून माझं मन खरंच तृप्त झालं खूप छान प्रकारानं या प्रश्नावरती लोकांनी चिंतन करून विचार पाठवले मला खूप प्रोत्साहन मिळालं खूप प्रोत्साहन मिळालं आणि मला वाटलं की मी प्रवचन करणार आहे पण मी काय प्रवचन करतो अहो इतकं उत्तम प्रकारे सर्वांनी सांगितलेलं आहे तेच मी आता सर्वांच्या पर्यंत पोचवतो ज्या कुणी मला पत्रांनी कळवलं ज्या कुणी फोन करून कळवलं ज्या कुणी द्वारका यात्रावरती किंवा आणि कुठे काही प्रतिसाद दिला त्या सगळ्याचं संकलन करून मी आपला ते सर्व विचार एकत्रितपणे आपल्या पुढे ठेवतो मला ह्याचं उत्तर कुठं सापडलं असेल तर अगदी स्पष्टपणे या माझ्या मनातील शंकेचं उत्तर मला गीतेत सापडलं गीतेमध्ये एक श्लोक आहे गीतेमध्ये एक श्लोक आहे तो श्लोक असा मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसः इथं असं म्हटलेलं आहे मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः भगवद्गीता अध्याय तिसरा श्लोक सावा मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य आता या एवढ्याचा जर अर्थ घेतला तर सर्व कर्मे मला समर्पण अर्पण कर आणि सहा मयी सर्वानी कर्माणी संन्यस्याध्यात्मचेतसा अध्यात्मचेतसा म्हणजे अंतर्यामी परमात्मा अशा माझ्या ठिकाणी गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे या म्हणजे भगवंतांच्या हृदयातल्या अस्तित्वाच्या मध्ये माझं जे चित्त आहे त्या चित्ताने बघा ह चित्ताने म्हटलेलं आहे त्या चित्ताच्या द्वारे सर्व कर्मे मला समर्पण कर फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या करायची आहेत का कर्मसमर्पण नाही मग हा फार शब्द इथं महत्वाचा आहे अंतर्यामी परमात्मा अशा माझ्या ठिकाणी गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे सर्व कर्मे मला समर्पण कर मै सर्वाने कर्माने संन्यास्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर आणि या दुसऱ्या चरणातला भूत्वा हा श्लोक हा शब्द हा शब्द इथे महत्वाचा आहे भूत्वा म्हणजे हो भूत्वा म्हणजे होऊन काय होऊन कसा होऊन तर भगवान म्हणतात निराशीही निर्ममहा आणि विगत ज्वरहा हे खरं समर्पण आहे निराशीही निर्ममहा आणि विगत ज्वरहा आता याचा अर्थ असा आहे की या तिन्ही भावना आहेत निराशी ही म्हणजे कामना निर्मम म्हणजे ममता आणि विगत ज्वर हा म्हणजे उद्विग्नता कामना ममता आणि उद्विग्नता टाकून देऊन त्यागून जर तू कर्म केलंस तर ते कर्म मला समर्पण झालं असा अर्थ होईल आता निराशी ही म्हणजे कामना निर्मम म्हणजे ममता आणि ज्वर हा म्हणजे उद्विग्नता निराशी हे कशाशी संबंधित आहे निराशी म्हणजे कामना ही भूतकाळाशी संबंधित आहे निर्मम ममता ही भविष्य काळाशी संबंधित आहे आणि विगत हा म्हणजे उद्विग्नता ही वर्तमान काळाशी संबंधित आहे आता हे तिन्ही मी कर्म करताना ओढून आणतो आणि कर्म करतो भूतगाळात घडून गेलेल्या घटनांबद्दलच्या कामना मनात ठेवतो भविष्यकाळात अपेक्षा असलेल्या ममता मनात ठेवतो वर्तमान काळाबद्दल उद्विग्नता मनात ठेवतो आणि मी कर्म करतो आता एका उदाहरणाने समजून घेऊ मला लहानपणी माझी आई सांगायची लहानपणी काय अजून सुद्धा काही घरात दळण दळून आणतात बरोबर आहे आता मला आई काय सांगायची दिली हे एक किलो गहू दळून आण आता संध्याकाळी शाळेत आल्यानंतर खाणं झाल्यावर पटांगणावर मुलं वाट बघतायत अशा वेळेला दळप कुठे घेऊन जायचं नको असायचं पण आईचं काम आईचं काम त्यामुळं आई सांगायची त्याला नीट सांग गव्हावर गहू घाल अमुक कर तमुक कर वगैरे सांगायची आणि मला जवळच्या गिरणीत पाठवायची मी गिरणीत ते दळप द्यायचो आणि खेळायला जायचो खेळण झाल्यानंतर माझं ते दळप मी घरी घेऊन जायचो बस माझ्या दृष्टीने ते गहू पिशी आहेत का आणि कसले आहेत का ती डाळ आहे का गहू गव्हावर घालायचे का डाळीवर घातले तर चालतात नाही चालत कसं किलो दळण आहे दर कशावर काय घालायला मला काहीही कर्तव्य नाही त्यामुळं मी दळण टाकायचो आईचं काम म्हणून करायचो दळण परत घेऊन जायचो पण आईच्या डोक्यात विचार काय मेल्यानं मागच्या वेळेला गव्हावरचे गहू घातले ते डाळ हरभऱ्याच्या डाळीवर घातले मागच्या वेळेला हा मागच्या वेळेला आणि आता काय आहे उद्या येणार आहे जावई उद्या उद्या येणार आहेत जावई मग असे दळलेले गहू चालतील का हा विचार आईच्या मनात त्यामुळं वर्तमानात ती असे जर गहू दळून आणले असतील तर उद्विग्न व्हायची आता काय करायचं हा असं का करतो दळणवाला मागच्या वेळेला हरभऱ्याच्या डाळीवर गहू दळून दिले म्हणून पोळ्या खराब झाल्या आता उद्याला जावई येणार आहेत त्यावेळेला मग मी याच्या पोळ्या करू का हा विचार म्हणजे घडून गेलेल्या घटनांच्या कामना आज ओढून आणणे पुढे घडणाऱ्या घटनांबद्दलची ममता आज ओढून आणणे आणि त्यामुळं वर्तमानात उद्विग्न होणे याला कर्म समर्पण करणे म्हणत नाहीत हे सोडून हे सोडून जर मी प्रत्येक कर्म केलं मग भले ते उठल्यावर चूळ भरण्याचं असो कशाला मी चूळ भरली काल मला कुणीतरी काय म्हणालं तुमच्या तोंडाला घाण वास येतोय मला खूप राग आला अरे काल कालची कामना कालच्या घडलेल्या गोष्टी आज का आणतोस ज्या मुखातून भगवंत प्रसाद घेणार ते मुख मला शुद्ध करायचं आहे स्वच्छ करायचं आहे या भावनेने मी दात घासणं ब्रश करणं म्हणजे भगवंतांना समर्पण भाव ठेवणं असा अर्थ आहे आणि या दृष्टीने या श्लोकातला दुसरा चरण महत्वाचा आहे निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर हा श्लोकच महत्वाचा आहे समर्पण भावाच्या दृष्टीने सरेंडरिंगच्या दृष्टीने मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर हा श्लोक काय माहितीये का खरं सांगू का हे शब्दार्थ मी लक्षात घेतो परंतु मला याप्रमाणे कृती करायची आहे आणि मला त्याचं प्रॅक्टिस व्हायला पाहिजे या दृष्टीनं मी अभ्यास करत नाही माझ्या मनातल्या कालच्या काय करू मी अभ्यास करू नाही काय झालं मागच्या वेळेला मी भरपूर मन लावून अभ्यास केला भविष्य काळाचा विचार मागच्या वेळेला मी भरपूर मन लावून अभ्यास केला तरी पण माझे दोन विषय राहिलेच ना किंवा मी पास झालो इंजिनिअरिंग तरी सुद्धा तो बघ ना किती मुलं आहेत नोकऱ्या कुठं मिळतात भविष्यकाळ त्यामुळं आज पण उद्विग्नता त्यामुळं भविष्य काळाबद्दलची ममता भूतकाळाबद्दलची कामना अँझायटी आणि वर्तमानाची उद्विग्नता we regret for the past we are अँशस about the future and we are excited about the present ही जी पास्ट बद्दलची रिग्रेट आहे फ्युचर बद्दलची अँझायटी आहे आणि वर्तमान बद्दलची एक्साइटमेंट आहे ती सोडून दे आणि कर्म कर असं भगवंत सांगतात याबद्दल आणखी थोडा विचार पुढच्या प्रवचनात करू रामकृष्ण हरी